स्कंध तिसरा अध्याय तेरावा वराह अवताराची कथा श्री शुक उवाच निशम्य वाचं वदतो मुनेः पुण्यतमां नृप भूय पप्रच्छ कौरव्यो वासुदेवकथा द्रुतः ओम नमो नारायणाय श्री शुकदेव म्हणाले हे राजन मैत्रेयांच्या मुखातून ही परम पुण्यमय कथा ऐकून भगवंतांच्या लीला कथांमध्ये अत्यंत प्रेम निर्माण झाल्यामुळे विदुराने पुन्हा विचारले विदुर म्हणाला मुनिवर स्वयंभू ब्रह्मदेवाचा पुत्र महाराज स्वयंभू मनु यांनी आपली प्रिय पत्नी शतरूपा प्राप्त झाल्यानंतर काय केले हे साधू शिरोमणी आपण मला आदिराज राजर्षी स्वयंभू मनुचे पवित्र चरित्र सांगावे ते श्री विष्णूंचे भक्त होते म्हणून त्यांचे चरित्र ऐकण्याविषयी मी श्रद्धाळू आहे विद्वानांचे असे श्रेष्ठ मत आहे की ज्यांच्या हृदयामध्ये श्री मुकुंदांचे चरणारविंद विराजमान आहेत त्या भक्तजनांच्या गुणांचे श्रवण करणे हे माणसाने पुष्कळ दिवस केलेल्या शास्त्राभ्यासाच्या श्रमाचे मुख्य फळ आहे श्री शुकाचार्य म्हणाले राजन सहस्रशीरच्या भगवान श्रीहरींचे चरणाश्रित भक्त विदुराने जेव्हा विनयपूर्वक भगवंतांच्या कथा सांगण्याची विनंती केली तेव्हा मुनिवर मैत्रियांचे अंग रोमांचित झाले ते म्हणाले मैत्रेय म्हणाले जेव्हा आपली पत्नी शतरूपेसह स्वयंभू म्हणून जन्म झाला तेव्हा त्याने मोठ्या नम्रतेने हात जोडून ब्रह्मदेवाला म्हणाले भगवन आपणच एकमेव सर्व जीवांचे जन्मदाते आणि त्यांची उपजीविका करणारे पिता आहात तरी सुद्धा आपले संतान असलेल्या आमच्याकडून आपली सेवा कशी होऊ शकेल हे पूज्यपाद आम्ही आपल्याला नमस्कार करीत आहोत आमच्या हातून होऊ शकेल अशा योग्य कार्याची आपण आम्हाला आज्ञा करावी ज्यामुळे या लोकात आमची सगळीकडे कीर्ती होईल आणि परलोकात आम्हाला सद्गती मिळेल श्री ब्रह्मदेव म्हणाले पुत्रा पृथ्वीपते तुम्हा उभयतांचे कल्याण असो मी तुमच्यावर अत्यंत प्रसन्न आहे कारण तुमचे सरळ भावाने कारण तुम्ही सरळ भावाने मला आज्ञा करा असे म्हणून आत्मसमर्पण केले हे वीरा पुत्रांनी आपल्या पिताची अशा प्रकारेच पूजा केली पाहिजे दुसऱ्याची ईर्षा न करता जेवढे होईल तेवढे त्यांच्या आज्ञेचे आदरपूर्वक दक्षतेने पालन करणे हेच योग्य आहे तू या आपल्या भार्येपासून स्वतःसारखीच गुणवान संतती उत्पन्न करून धर्मपूर्वक पृथ्वीचे पालन कर आणि यज्ञ करून श्रीहरींची आराधना कर राजन प्रजापालन हीच मोठी सेवा होईल आणि तुला प्रजेचे पालन करताना पाहून भगवान श्रीहरी तुझ्यावर प्रसन्न होतील यज्ञमूर्ती जनार्दन भगवान ज्यांच्यावर प्रसन्न होत नाही त्यांचे सर्व श्रम व्यर्थ होत कारण ते एक प्रकारे आपल्या आत्म्याचाच अनादर करतात म्हणून म्हणाले पापांचा नाश करणारे तात मी आपल्या आज्ञेचे अवश्य पालन करीन परंतु आपण या जगात मी आणि माझी भावी प्रजा यांच्या राहण्याचे ठिकाण सांगा हे देवा सर्व जीवांचे निवासस्थान असलेली पृथ्वी यावेळी प्रलयातील पाण्यात बुडालेली आहे या पृथ्वी देवीच्या उद्धाराचा आपण प्रयत्न करा मैत्रे म्हणाले पृथ्वी अशा प्रकारे अथांग पाण्यात बुडालेली पाहून ब्रह्मदेव बराच काळपर्यंत मनात विचार करीत राहिले की हिला कशी बाहेर काढू <clears throat> ज्यावेळी मी सृष्टी रचना करीत होतो त्यावेळी पाण्यात बुडाल्यामुळे पृथ्वी रसातळाला गेली होती <clears throat> कार्यासाठी आमची नियुक्ती झाली आहे यासाठी आम्हाला आता काय केले पाहिजे ज्यांच्या संकल्पाने माझा जन्म झाला आहे त्या सर्व शक्तिमान श्रीहरीनेच आता मला प्रेरणा द्यावी विदुरा ब्रह्मदेव याप्रमाणे विचार करीतच होते की तेवढ्यात त्यांच्या नाकाच्या छिद्रातून अचानकपणे अंगठ्या एवढा एक वराह शिशू बाहेर पडला हे भारता मोठी आश्चर्याची गोष्ट अशी की आकाशात असलेला तो वराह शिशू ब्रह्मदेवांच्या देखतच मोठा होऊन क्षणात हत्ती एवढा झाला त्या विशाल वराह मूर्तीला पाहून मरीची आदी मुनिजन सनकाधिक आणि स्वयंभू सह ब्रह्मदेव वेगवेगळे तर्क करू लागले अहो आज वराहाच्या रूपात हा कोणता दिव्य प्राणी प्रकट झाला आहे केवढे आश्चर्य हे हा तर आताच माझ्या नाकातून निघाला होता पहिल्यांदा तर हा अंगठ्या एवढ्या पेरा एवढा दिसत होता परंतु एका क्षणातच हा मोठ्या शिलेच्या आकाराचा झाला हे यज्ञमूर्ती भगवानच निश्चितपणे आमच्या मनाला मोहित करीत आहेत ब्रह्मदेव आणि त्याचे पुत्र अशा प्रकारे विचार करीत होते तेवढ्यात भगवान यज्ञपुरुष पर्वताकार होऊन गर्जना करू लागले सर्व शक्तिमान श्रीहरींनी आपल्या गर्जनांचा दिशातून प्रतिध्वनी उमटवून ब्रह्मदेव आणि श्रेष्ठ ब्राह्मणांना हर्षभरीत केले आपला खेद नाहीसा करणारी मायामय वराह भगवंतांची गर्जना ऐकून जनोलोक तपोलोक आणि सत्यलोकातील मुनिगण वेदांच्या पवित्र मंत्रांनी त्यांची स्तुती करू लागले भगवंतांच्या स्वरूपाचे वेदांमध्ये विस्ताराने वर्णन केले गेले आहे म्हणून त्या मुनीश्वरांनी जी स्तुती केली ती वेदरूप मानून भगवंत फारच प्रसन्न झाले आणि एक वेळ पुन्हा गर्जना करून देवतांच्या हितासाठी हत्तीसारखी लीला करीत ते पाण्यात घुसले त्या वराहरूपी भगवंताने पहिल्यांदा शेपूट उंच करून मोठ्या वेगाने आकाशात उसळी मारली आणि आपल्या मानेवरील केस विस्फारून खुरांच्या आघाताने ढगांना विखरून टाकले त्यांचे शरीर अत्यंत कठोर होते त्वचेवर राठ केस होते सफेद दाढा होत्या आणि डोळ्यात तेज होते असे ते शोभायमान दिसत होते भगवान स्वतः यज्ञपुरुष आहेत तथापि वराहरूप धारण केल्यामुळे आपल्या नाकांनी वास घेत ते पृथ्वीचा शोध घेत होते त्यांच्या धाडा भयंकर होत्या आपली स्तुती करणाऱ्या मरीची आदी मुनींच्याकडे सौम्य दृष्टीने पाहत त्यांनी पाण्यात प्रवेश केला ज्यावेळी त्यांचे वज्रमय शरीरा पर्वतासारखे कठोर शरीर पाण्यात पडले तेव्हा त्या वेगाने जणू काही समुद्राचे पोटच फाटले आणि त्यातून ढगांच्या गडगटाटासारख्या भीषण आवाज झाला त्यावेळी असे वाटले की जणू काही आपले प्रदीर्घ तरंगरूप हात उंच करून तो मोठ्या आर्त स्वराने हे यज्ञेश्वरा माझे रक्षण करा अशी प्रार्थना करीत आहे तेव्हा भगवान यज्ञमूर्ती आपल्या बाणासारख्या तीक्ष्ण खुरांनी पाणी कापीत त्या अगाध जलराशीच्या पलीकडच्या तीरावर पोचले तेथे रसातळात त्यांनी सर्व जीवांचे आश्रयस्थान असलेली पृथ्वी पाहिली त्या पृथ्वीला कल्पाच्या शेवटी निद्रा घेण्यासाठी उद्युक्त झालेल्या श्रीहरींनी स्वतः आपल्या पोटात सामावून घेतले होते नंतर पाण्यात बुडालेल्या पृथ्वीला आपल्या दाढेवर घेऊन ते रसातळाच्या वर आले त्यावेळी ते मोठे शोभिवंत दिसत होते पाण्यातून बाहेर येतेवेळी त्यांना अडवणाऱ्या महापराक्रमी हिरण्याक्षाने पाण्याच्या आतच त्यांच्यावर गदा घेऊन आक्रमण केले त्यावेळी त्यांचा क्रोध सुदर्शन चक्रासारखा तीव्र झाला आणि त्यांनी त्याला लीलया असे मारले की जसा सिंह हत्तीला मारतो त्यावेळी त्याच्या रक्ताने त्याचे तोंड आणि कानशील माखल्यामुळे असे दिसत होते की एखादा हत्ती लाल मातीत टक्कर देऊ लागला आहे विदुरा ज्याप्रमाणे हत्ती आपल्या दातांवर कमल धारण करतो त्याचप्रमाणे आपल्या सफेद दातांच्या टोकावर पृथ्वी ठेवून आलेल्या तमालपत्राप्रमाणे नीलवर्ण वराह भगवानांना पाहून ब्रह्मदेव त्यांना भगवंतच आहेत असे समजून ओळखून हात जोडून ते वेदवाक्यांची वेदवाक्यांनी त्यांची स्तुती करू लागले ऋषी म्हणाले भगवन अजित आपला जय जयकार असो हे यज्ञपते आपण आपले वेद त्रैरूप शरीर थरथरवीत आहात आपल्याला नमस्कार असो आपल्या रोमरोमात सर्व यज्ञ सामावले आहेत पृथ्वीला वर आणण्यासाठी वराहरूप धारण करणारे आपल्याला नमस्कार असो हे देवा आपल्या या शरीराचे दुराचारी लोकांना दर्शन होणे अत्यंत कठीण आहे कारण हे यज्ञरूप आहे याच्या त्वचेमध्ये गायत्री आदी छंद रोमात कुश डोळ्यामध्ये तूप आणि चारी चरणांमध्ये होता अध्वर्यू उद्गाता आणि ब्रह्मदेव या चारी ऋत्विजांचे कर्म आहे हे देवा आपल्या मुखाच्या अग्रभागी स्त्रुक आहे नासिका छिद्रात स्त्रुवा पोटामध्ये इडा म्हणजे यज्ञीय भक्षणपात्र कानांमध्ये चमस मुखामध्ये प्राश्रित्र ब्रह्मभाग पात्र आणि कंठछिद्रात ग्रह म्हणजे सोमपात्र आहे भगवान आपले जे चरवण आहे तेच अग्निहोत्र होय यज्ञ स्वरूप अशा आपले वारंवार अवतार घेणे दीक्षणीय इष्टी आहे मान उपसद म्हणजे तीन इष्टी दोन्ही दाडा प्रायणीय म्हणजे दीक्षेनंतरची इष्टी आणि उदयनीय म्हणजे यज्ञ समाप्तीची इष्टी जीव प्रवर्ग्य म्हणजे प्रत्येक उपसदाच्या पूर्वी केले जाणारे महावीर नामाचे कर्म मस्तक सभ्य म्हणजे होमरहित अग्नी आणि आवसस्थ्य उपासनाग्नी आहे तसेच प्राण छिती म्हणजे इष्टिका चयन आहे देवा आपले वीर्य सोम आहे आसन म्हणजे ब्रश्ने प्रातः सवनादी तीन सवन सात धातु अग्निष्टोम इत्याग्निष्टोम उक्थ षोडशी वाजपेय अतिरात्र आणि आप्तोर याम नावाच्या सात संस्था आहेत तसेच शरीराचे सांदे सर्व सत्रे आहेत अशा प्रकारे आपण संपूर्ण यज्ञ सोमरहित याग आणि क्रतू म्हणजे सोमसहित यागरूप आहात यज्ञानुष्ठानारूप इष्टी आपल्या अंगाना एकत्रित ठेवणाऱ्या मांसपेशी आहेत सर्व मंत्र देवता द्रव्य यज्ञ आणि कर्म आपलेच स्वरूप आहे आपणास नमस्कार असो वैराग्य भक्ती आणि मनाची एकाग्रता याद्वारे ज्या ज्ञानाचा अनुभव येतो ते आपलेच स्वरूप आहे तसेच आपण सर्वांचे विद्यागुरू आहात आपल्याला पुनः पुन्हा नमस्कार असो हे पृथ्वीला धारण करणाऱ्या भगवंता आपल्या दाढेच्या टोकावर ठेवलेली पर्वतांनी वेढलेली ही पृथ्वी अशी शोभायमान दिसत आहे की जसे पाण्यातून बाहेर आलेल्या हत्तीने दातांवर पत्रयुक्त कमळवेळ ठेवली आहे आपल्या दातांवर ठेवलेल्या भूमंडळामुळे आपले वेदमय वराहरूप असे शोभत आहे की जसे शिखरांवर मेघ दाटून आले असता प्रचंड वाटणारे कुलपर्वत शोभावेत नाथ चराचर जीवांना सुखाने राहण्यासाठी आपण आपली पत्नी या जगन्माता पृथ्वीला पाण्यावर स्थापित करा आपण जगताचे पिता आहात आणि अरणीमध्ये अग्निस्थापन करता त्याप्रमाणे आपण हिच्या धारणशक्तीरूप आपले तेज स्थापित केले आहे आम्ही आपणासह या पृथ्वी मातेला नमस्कार करीत आहोत प्रभो रसातळात बुडालेल्या या पृथ्वीला वर काढण्याचे साहस आपल्याशिवाय आणखी कोण करू शकत होते ज्यांनी आपल्या मायेने या अतिशय आश्चर्यमय असलेल्या विश्वाची रचना केली आणि जे आश्चर्यांची खाण आहे त्या आपल्या बाबतीत यात आश्चर्य काय हे देवा आपण जेव्हा आपले वेदमय शरीर थरथरता त्यावेळी आपल्या मानेवरील केसातील पवित्र जलबिंदू आमच्यावर पडतात त्यामुळे जनोलोक तपोलोक आणि सत्यलोक यात राहणारे आम्ही सर्वार्थाने पवित्र होतो जे पुरुष आपल्या कर्माचा ठाव ठिकाणा लावू पाहतात ते खरोखरच भ्रष्ट समजावेत कारण आपल्या कर्मांना काही अंत नाही आपल्याच योगमायेच्या गुणांनी हे सर्व मोहित झाले आहे भगवंत आपण याचे कल्याण करा मैत्री म्हणाले विदुरा त्या ब्रह्मवादी मुनींनी अशा प्रकारे स्तुती केल्यानंतर सर्वांचे रक्षण करणाऱ्या वराह भगवंतांनी आपल्या खुरांनी पाणी स्थित करून त्यावर पृथ्वीची स्थापना केली अशा प्रकारे रसातळातून सहज आणलेल्या पृथ्वीला पाण्यावर ठेवून ते विश्वक्सेन प्रजापती भगवान श्रीहरी अंतर्धान पावले विदुरा भगवंतांचे लीलामय चरित्र अत्यंत कीर्तनीय आहे आणि त्यात रममाण झालेली बुद्धी सर्व प्रकारचे पापताप नाहीसे करते जो त्यांची ही मंगलमय मनोहर कथा भक्तिभावाने ऐकतो आणि ऐकवितो त्याच्यावर भक्तवत्सल भगवान मनापासून फार प्रसन्न होतात भगवंत सर्व कामना पूर्ण करण्यास समर्थ आहेत ते प्रसन्न झाल्यावर या संसारात दुर्लभाशी कोणती गोष्ट आहे म्हणून तुच्छ इच्छांची आवश्यकताच काय जे लोक यांचे अनन्य भावाने भजन करतात त्यांना ते अंतर्यामी परमात्मा स्वतः आपले परमपदच प्रदान करतात अहो या जगात पशुतुल्य माणूस सोडला तर आपल्या पुरुषार्थाचे सार जाणणारा असा कोण आहे की जो जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सोडविणाऱ्या भगवंतांच्या प्राचीन कथांपैकी कोणत्याही अमृतमय कथेचे आपल्या कानाने ओंजळ करून एक वेळ तरी श्रवण करील तरी त्याचे मन तेथून दूर होईल कोनामलोके पुरुषार्थ सारवित भगवत कथा सुधा आपिय कर्णात जिलिभिर्भवापहा महो विरज्जेत विनात नरेतावरम इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां तृतीयस्कन्धे वराहप्रादुर्भावानुवर्णने त्रयोदशोऽध्यायः श्रीकृष्णार्पणमस्तु हरये नमः